शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् श्रीमद भागवत महापुराण या व्हॉट्सअप ग्रुपवरून मी वक्ता आणि तुम्ही श्रोता या नात्याने आपण एकत्र येत आहोत त्यानिमित्ताने आपणा सर्वांचं अभिनंदन आपणा सर्वांना शुभेच्छा आणि आपणा सर्वांना नमस्कार या ग्रुपवरून ही चर्चा करण्यामध्ये एक अडचण अशी आहे की एक भागवताचं प्रवचन हे दहा ते बारा मिनिटापेक्षा जास्त करता येत नाही काही तांत्रिक अडचणीमुळं त्यामुळं प्रत्येक क्लिप भागवतावरची ही साधारण दहा बारा ते मॅक्झिमम पंधरा मिनिटा एवढी असेल तर श्रोत्याने एवढी ही गोष्ट लक्षात ठेवावी भागवत श्रीमद भागवत महापुराणाचा आपण अभ्यास करणार आहोत पण अभ्यास कशा करता करायचा आणि अभ्यासाला इंग्लिशचा अभ्यास नुसतं इंग्लिशचा अभ्यास म्हणून चालेल का नाही मला इंग्लिशमध्ये एम ए करायचं आहे हे एक पुढं ध्येय असल्याशिवाय किंवा मला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी एच डी करायचं आहे असं ध्येय बारावीपासून असल्याशिवाय ध्येय साध्य होत नाही हे जसं आहे तसं भागवताचा अभ्यास करण्यामागे आपला काही एक ध्येय आहे का आणि त्या दृष्टीनं मी प्रवचनाला नैमिषारण्यात शुका श्रमात जातो का माझ्या बाबत म्हणाल तर मी तुम्हाला सांगतो मी एक फार मोठा अपराध करत होतो मला खूप वैषम्य वाटतं आता सुरुवातीला मी भागवताचा अभ्यास करताना माझ्या डोळ्यासमोर भागवतातील एक श्लोक होता आणि तो श्लोक म्हणजे विदुराने विचारलेला मैत्रेय मुनींना प्रश्न तो प्रश्न असा आहे भागवताच्या तिसऱ्या स्कंधात पाचव्या अध्यायात दुसरा श्लोक आहे तो श्लोक असा आहे सुखाय कर्माने करोती लोको नतैः सुखम वान्यदुपारमं वा विंदेत भूयस्तत एव दुःखम यदत्र युक्तम भगवान वदेन या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे भगवन म्हणजे हे मैत्रेय मुनी सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात अगदी मान्य आहे कोणीही माणूस दुःख प्राप्तीसाठी कर्म करत नाही सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही उलट कर्मामुळे त्यांच्या दुःखात वाढच होते कर्मामुळे त्यांच्या दुःखात सर्वसामान्यांच्या दुःखात वाढच होते म्हणून याविषयी योग्य काय व अयोग्य काय ते आपण कृपा करून मला सांगावे हा प्रश्न आहे माझ्या मनात विचार असा आला सुखासाठी मी कर्म करतो हे निश्चित मला सुख मिळत नाही हे निश्चित माझं दुःख वाढतं हे निश्चित याचा अर्थ कर्म टाकून द्यावं का नाही मग कर्म करण्याचा उद्देश किंवा कर्म करण्यामागचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असा मी विचार केला आणि या प्रकारे आपलं कर्म करण्यात आपल्याला काहीतरी सुधारणा करायला पाहिजे या विचाराने मी भागवताकडे वळलो पण त्याचा उद्देश काय होता मला सुखप्राप्ती हवी माणसाला सुखप्राप्ती हवी म्हणून तो कर्म करतो आणि ती नक्की व्हावी या दृष्टीनं कर्म करण्याच्या प्रकारामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी जसं गीतेत कर्मयोग सांगितलेला आहे नैष्कर्मी अवस्था प्राप्त व्हावी हे सांगितलेलं आहे या दृष्टीनं कर्म पण उद्देश काय उद्देश आहे सुखप्राप्ती पण मला खरंच सांगा सुखप्राप्ती हे माणसाचं अंतिम ध्येय आहे का हो आणि त्या सुखप्राप्तीसाठी भागवताचा अभ्यास करावा भागवत इतकं क्षुल्लक आहे अहो अहो भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात म्हटलेलं आहे की वेद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदम या यामध्ये भागवतामध्ये शुद्ध अंतकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी जाणण्यायोग्या मूल परमात्म तत्वाचं वर्णन केलेलं आहे परमात्म तत्व प्राप्त कर त्याचं वर्णन यात केलेलं आहे त्याला इथं म्हटलेलं आहे वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवदम शिवदम आहे ती कल्याणप्रद आहे श्रेयस आहे आणि ही प्राप्ती कशी होते भागवताच्या श्रवणाने नाही नाही भागवताच्या इथं म्हटलेलं आहे सद्य हृदय वरुध्य तेत्र कृतीभी क्षणात भागवत ऐकण्याची नुसती इच्छा व्यक्त केली तरी त्या क्षणी वेद्यम वास्तव मात्र वस्तू शिवदम प्राप्त होतं परमात्म तत्वाची प्राप्ती होते आणि हे याला खात्री आपल्याला होण्यासाठी मी पुढचा श्लोक सांगतो भागवताच्या अगदी सुरुवातीला म्हणजे भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायातल्या नवव्या श्लोकात शौनक मुनी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींच्या वतीने सुतांना प्रश्न विचारतात तत्र तत्रांजसा युष्मन भवता यद्विनिश्चितम पुंसाम एकांत शंसी अर्हसी काय म्हणतात शौनक आपण सुताना म्हणतात आपण कृपा करून हे सांगा की यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परमकल्याण होईल असे कोणते साधन आपण निश्चित केले आहे म्हणजे भागवताच्या अभ्यासाची दिशा म्हणजे परमकल्याण परमकल्याण माझे परमकल्याण कशात आहे ते मला या भागवतात शोधायचं आहे आणि त्या मार्गाने जाऊन माझं कल्याण साधायचे श्रेयस साधायचं आहे हे मला करायचं असताना मी केवळ क्षुल्लक नश्वर सुखाच्या मागे लागतो अरे बापरे ही ज्या वेळेला गोष्ट माझ्या लक्षात आली त्यावेळेला माझा दृष्टिकोन बदलला आणि या पुढं जाऊन सांगतो या पुढे जाऊन सांगतो भूरीणि भूरी कर्माणि श्रोतव्यानी विभागशः अतः साधोत्र यत्सारम समुद्धृत्य मनीषया ब्रूही न श्रद्धानाना येनात्मा संप्रसिदती परत भागवत स्कंद एक अध्याय एक श्लोक अकरावा इथं म्हटलेलं आहे हे तर म्हटलेलं ऐकलं तर आपण काय गहीवरून जाऊ तर इथं असं म्हटलेलं आहे अनेक कर्मांचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागावर शास्त्र पुष्कळ आहेत परंतु हे साधू आपण आपल्या बुद्धीने त्याचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल अंतःकरण निश्चिंत होईल भागवताच्या श्रवणाची राजा परीक्षितापुरती प्राप्ती काय झाली म्हणाल ना तर राजा परीक्षेत स्वतः बाराव्या स्कंधातल्या पाचव्या अध्यायात म्हणतो मी निर्भय झालो निर्भय झालो मृत्यू समोर उभा ठाकलेला आहे अशा परिस्थितीत भागवत श्रवणानंतर राजा परीक्षित सांगतो मी निर्भय झालेलो आहे आणि अशा भागवत श्रवण करणारा जो साधक आहे त्याला भगवान स्वतः म्हणतात मी त्या साधकाला स्वतःला देऊन टाकतो स्वतःला देऊन टाकतो भगवान स्वतः म्हणतात अशी या भागवताची फलप्राप्ती असताना मी त्या केवळ सुखाच्या माग लागलो याचा मला फार पश्चाताप झाला भागवताकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलला आणि मी तरी भागवताकडं भागवताचा अभ्यास करायचा या भूमिकेतून किंवा या विचारातून माझ्या अंगातून रोमांच येतात डोळ्यातून अश्रुधारा यायला लागतात की आपल्याला भगवत प्राप्ती होईल का होईल का होईल का नाही निश्चित होईल हे खरं आहे परंतु दुसरी एक गोष्ट आहे की भगवत प्राप्ती भगवत दर्शनाला मी पात्र आहे का हो पात्र आहे अहो साधी गोष्ट घ्या विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राला शाप आहे का शाप आहे अहो जर शाप नसता तर त्या विष्णू सहस्त्रनामाच्या तीव्रतेने मी पठण केल्यानंतर भस्मसात झालो असतो एवढी त्या स्तोत्रात प्रचंड शक्ती सामावलेली आहे म्हणून त्याला शाप आहे जसं पूर्वीच्या काळी बाटलीत भरून औषध द्यायचे डॉक्टर ते औषध घोटून घोटून घोटून त्याची क्षमता खूप वाढवायचे पण ती क्षमता धारण करण्याला ते औषध पिण्याला आपण पात्र नसल्यामुळे ते त्यात पाणी घालायचे डायल्यूट करायचे आणि ते औषध आपल्याला द्यायचे तस विष्णू सहस्रनामाच्या पठणाची क्षमता धारण करण्याला मी सक्षम नाही आपण सक्षम नाही ते व्हावं सहन म्हणून त्याला शाप दिलेला आहे तस भगवत दर्शन जर झालं तर ते मला सहन करण्याची पात्रता आहे का अहो बाव बावरून गेला अर्जुन कुठं नमस्कार करू असं त्याला झालं उजव्या बाजूला नमस्कार डाव्या बाजूला नमस्कार वर नमस्कार बघेल तिथं नमस्कार करायला लागला विराट रूप दर्शन दिल्यानंतर विश्वरूप दर्शन दिल्यानंतर भगवत प्राप्ती भगवत दर्शन हे एक वेळ सहज शक्य आहे परंतु ते धारण करणं आपल्यासारख्या कलियुगातल्या माणसाला अत्यंत कठीण आहे अहो काय केलंय आपण जन्मभर जन्मभर विषय भोगाच्या प्राप्तीच्या प्रयत्नाशिवाय मी दुसरं काही केलेलं नाहीये आणि अशा या मला भगवत प्राप्ती सहजी होईल आणि मी ती सहन करू शकेन ही मला पात्रता निर्माण करण्यासाठी मला भागवताचा अभ्यास करायचा आहे हा माझा तरी दृष्टिकोन आहे मी आपल्याबरोबर संवाद साधणार आहे तो या दृष्टिकोनातून संवाद साधणार आहे आपण आपला दृष्टिकोन ठरवा मला वाटतं तो असाच असावा काय आहे रेल्वेतून प्रवास करताना कुणी नाशिकला जातो कोणी मुंबईला जातो कोणी पठाणकोटला जातो जाणाऱ्यांच्या दिशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत माझी दिशा मिरजेहून मुंबईला जाण्याची आहे आपली दिशा आपण ठरवा परंतु दोघांनी मिळून साधारणतः एक ध्येय ठरवून आपण भागवताचा अभ्यास करणार आहोत आणि त्या भागवताच्या अभ्यास कर करताना प्राथमिकत माझ्या डोळ्यापुढं काही प्रश्न हवेत त्या प्रश्नांची उत्तरं घेत समाधान करत करत मला पावलोपावलानं पुढं जायचं आहे हा एक दृष्टिकोन ठेवू आणि हा पहिला प्रवचनाचा हा जो काही प्रयत्न आहे तो भगवंतांना अर्पण करून आपण या इथे अल्पविराम घेऊ कायेन वाचा मनसैंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद् कर् करोति यद् सकलं परस्मै इति समर्पयामि गोपालकृष्णभगवान् की जय